अल्लाने तुमच्यासाठी धर्मसंमत ठरवला आहे तो प्राप्त करा तसंच रात्री खा त्या इतका येतो की तुम्हाला रात्रीच्या काळोख्याच्या रेषेतून पहाटेच्या त्याची रेषा स्पष्ट उमटलेली दिसावी तेव्हा ही सर्व कामं सोडून रात्रीपर्यंत आपला रोजगार पुरा करा आणि जेव्हा तुम्ही मस्जिदमध्ये एकांतवास घ्याल तर आपल्या पत्नीशी संभोग करू नका या अल्लाच्या ठरवलेल्या सीमा आहेत त्यांच्या जवळपास फुरकू नका अशा तऱ्हेनं अल्लाह आपले आदेश लोकांकरता स्पष्ट समजावून सांगतो अपेक्षा आहे की ते चुकीच्या वागणुकीपासून दूर राहतील ولا تأكلوا أموالكم بينكم بالباطل وتدلوا بها إلى الحكام لتأكلوا فريقا لتأكلوا فريقا من أموال الناس بالإثم وأنتم تعلمون आणि तुम्ही आपसात एक दुसऱ्याचा माल अयोग्य रीतीनं खाऊ नका आणि अधिकाऱ्यापुढे मालाला या उद्देशाने पेश करू नका की तुम्हाला इतरांच्या मालाचा काही हिस्सा हेतू पुरस्सर जुलमी पद्धतीनं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 नका अल्लाह अतिरेक करणाऱ्यांना पसंत करत नसतो واقتلوهم حيث ثقفتموهم وأخرجوهم من حيث أخرجوكم والفتنة أشد من القتل ولا تقاتلوهم عند المسجد الحرام حتى يقاتلوكم فيه فإن قاتلوكم فاقتلوهم كذلك جزاء الكافرين त्यांच्याशी युद्ध करा जेथे कुठे तुमचा त्यांच्याशी सामना होईल आणि त्यांना हाकलून लावा जेथून त्यांनी तुम्हाला हाकललं आहे याकरिता की ठार करणं जरी वाईट असलं तरी उपद्रव त्यापेक्षाही अधिक वाईट आहे आणि मस्जिद हराम काबा तो जोपर्यंत ते तुमच्याशी लढत नाहीत तुम्ही देखील लढू नका परंतु जेव्हा ते तेथे लढण्या वाचून राहत नसतील तर तुम्ही सुद्धा निसंकोच त्यांना ठार मारा कारण की अशा कापुरांसाठी ही शिक्षा आहे मग जर ते परावृत्त झाले तर समजून असा की अल्लाह समाजशील आणि परम कृपाळू आहे وقاتلوهم حتى لا تكون فتنة ويكون الدين لله فإن انتهوا فلا عدوان إلا على الظالمين तुम्ही त्यांच्याशी युद्ध करत राहा येतपर्यंत की उपद्रव बाकी राहू नये आणि दिन धर्म अल्लाचाच व्हावा मग जर ते परावृत्त झाले तर समजून असा की जालिमांशिवाय कोणावरही हात टाकणं उचित नाही الشهر الحرام بالشهر الحرام والحرمات قصاص فمن اعتدى عليكم فاعتدوا عليه بمثل ما اعتدى عليكم واتقوا الله واعلموا أن الله مع المتقين प्रतिष्ठित महिन्याचा बदल प्रतिष्ठित महिनाच आहे आणि सर्व प्रतिष्ठांचा आदर समानतेनं होईल म्हणून जो कोणी तुमच्यावर हात टाकील तुम्ही देखील त्याच्यावर त्याचप्रमाणे हात टाका तथापि अल्लाहचं भय बाळगत राहा आणि हे समजून असा की अल्लाह त्याच लोकांच्या समवेत आहे जे त्याच्या मर्यादांचं उल्लंघन करण्यापासून दूर राहतात وأنفقوا في سبيل الله ولا تلقوا بأيديكم إلى التهلكة وأحسنوا إن الله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 उपलब्ध होईल ती अल्लाहच्या हुजुरात पेश करा आणि तोपर्यंत आपल्या डोक्यावरील केसांचं मुंडन करू नका जोपर्यंत कुर्बानी आपल्या जागी पोहोचत नाही परंतु जो कोणी आजारी असेल अथवा ज्याच्या डोक्यात एखादा त्रास असेल आणि या कारणास्तव जर त्यानं आपल्या डोक्यावरील केसांचं मुंडन नाही केलं तर आवश्यक आहे की भरपाई म्हणून त्यानं रोजे करावे अथवा दान द्यावं किंवा कुर्बानी करावी मग जर तुम्हाला शांती लाभली आणि तुम्ही जर हजपूर्वी मक्क्यानं पोचला तर तुमच्यापैकी जो कोणी हजचा काळ येईपर्यंत उन्हाचा फायदा घेईल त्याला यथाशक्ती कुर्बानी द्यावी आणि जर कुर्बानी उपलब्ध नसेल तर हजच्या काळात तीन रोजे आणि घरी परतल्यावर सात असे दहा रोजे पूर्ण करावेत ही सवलत केवळ त्या लोकांकरता आहे त्यांची घरं मस्जिद हराम जवळ नसतील अल्लाच्या या आज्ञांचा भंग करण्यापासून दूर राहा आणि चांगलं समजून असा की अल्लाह कठोर शिक्षा देणारा आहे الحج أشهر معلومات فمن فرض فيهن الحج فلا رفث ولا فسوق فلا رفث ولا فسوق ولا جدال في الحج وما تفعلوا من خير يعلمه الله وتزودوا فإن خير الزاد التقوى واتقون يا أولي الألباب हजचे महिने सर्वांना माहीत आहेत जो कोणी या ठरलेल्या महिन्यात हजची नियत करेल त्याला सावध व्हायला पाहिजे की हजच्या काळात त्याच्याकडून कोणतंही विशेष फासद कृत्य दुष्कृत्य एखादी भांडण तांट्याची गोष्ट घडू नये आणि जे पुण्यकर्म तुम्ही कराल ते अल्लाला ज्ञात असेल हजच्या प्रवासात बरोबर शिदोरी झुंजा आणि सर्वोत्तम शिदोरी अल्लाचं भय बाळगणं ليس عليكم جناح أن تبتغوا فضلا من ربكم فإذا أفضتم من عرفات فاذكروا الله عند المشعر الحرام واذكروه كما هداكم وإن كنتم من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 सत्याचा अत्यंत वाईट शत्रू असतो وإذا تولى سعى في الأرض ليفسد فيها ويهلك الحرث والنسل والله لا يحب الفساد जेव्हा त्याला सत्ता प्राप्त होते तेव्हा पृथ्वी तलावर त्याची सारी धावपळ केवळ याच करता असते की उपद्रव माजवावा शेतीचा विध्वंस करावा आणि मानवजात नष्ट करावी वास्तविक पाहता अल्लाह ज्याला तो साक्षी ठरवत होता त्याला उपद्रव मुळीच आवडत नाही وإذا قيل له اتق الله أخذته العزة بالإثم فحسبه جهنم ولبئس المهاد आणि जेव्हा त्याला सांगण्यात येतं की अल्लाशी भिवून राहा तेव्हा त्याच्या प्रतिष्ठेचा विचार त्याला पापकृत्यावर अडवून ठेवतो अशा माणसासाठी फक्त जहन्नमच पुरेशी आहे आणि ते अत्यंत वाईट ठिकाण आहे ومن الناس من يشري نفسه ابتغاء مرضات الله दुसरीकडे माणसांमध्येच एखादा असा देखील आहे जो अल्लाहची प्रसन्नता संपादन करण्यासाठी आपला जीव खपवतो आणि अशा दातांवर अल्लाह फार मेहरबान आहे يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين हे इमानवाल्यांनो तुम्ही पूर्णपणे इस्लाममध्ये दाखल व्हा आणि शैतानाचं अनुकरण करू नका की तो तुमचा उघड शत्रू आहे فإن زللتم من بعد ما جاءتكم البينات فاعلموا أن الله عزيز حكيم जे उघड उघड आदेश तुमच्यापर्यंत पोचले आहेत ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा तुम्ही जर घसरला तर चांगलं समजून असा की अल्लाह सर्वांवर प्रभुत्व राखणारा आणि बुद्धिमान आणि विवेकशील आहे هل ينظرون إلا أن يأتيهم الله في ظلل من الغمام والملائكة وقضي الأمر وإلى الله ترجع الأمور या सर्व उपदेश आणि आदेशांनंतर सुद्धा लोक सरळ झाले नाहीत तर काय आता ते या प्रतीक्षेत आहेत की अल्लानं मेघांचं छत्र धरून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 आणि हे मतभेद उदयाला येण्याचं कारण हे नव्हतं की सुरुवातीला लोकांना सत्य समजावलं गेलं नव्हतं भिन्न मत त्या लोकांनी दर्शवलं ज्यांना सत्याचं ज्ञान दिलं गेलं होतं त्यांनी उज्ज्वल आदेश प्राप्त केल्यानंतर सत्याला सोडून विविध पद्धती केवळ याचसाठी अनुसरल्या की ते आपसात अतिरेक करू इच्छित होते तर मग ज्या लोकांनी प्रेषितावर इमान आणलं त्यांना अल्लाहनं आपल्या आज्ञेनं त्या सत्याचा मार्ग दाखवला ज्यामध्ये लोकांनी मतभेद निर्माण केले होते अल्लाह ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो أم حسبتم أن تدخلوا الجنة ولما يأتكم مثل الذين خلوا من قبلكم مستهم البأساء والضراء وزلزلوا وزلزلوا حتى يقول الرسول والذين آمنوا معه तुम्ही लोकांनी असा समज करून घेतला आहे काय की इतक्या सहजपणे जन्नतमध्ये तुम्हाला प्रवेश मिळेल वास्तविक पाहता अद्याप तुम्हावर ते सर्व काही बेतलं नाही जे तुमच्यापूर्वी इमानवाल्यावर बेतलं आहे त्यांच्यावर कठीण प्रसंग आले संकट आले ते हादरून सोडले गेले येत पावेतो की तत्कालीन प्रेषित आणि त्यांचे इमानवाले सोबती आक्रोश करू लागले की अल्लाची मदत केव्हा येईल तेव्हा त्यांचं सांत्वन करण्यात आलं की होय अल्लाची मदत जवळ आहे يسألونك ماذا ينفقون قل ما أنفقتم من خير فللوالدين والأقربين واليتامى والمساكين وابن السبيل وما تفعلوا من خير فإن الله به عليم लोक विचारतात की आम्ही काय खर्च करावं उत्तर द्या की जे काही माल तुम्ही खर्च कराल तो आपल्या आईबापावर नातेवाईकावर अनाथ गोरगरीब आणि वाटसरूवर खर्च करा आणि जे सत्कार्य तुम्ही कराल अल्लाह त्याची खबर राखणार आहे كتب عليكم القتال وهو كره لكم وعسى أن تكرهوا شيئا وهو خير لكم وعسى أن تحبوا شيئا وهو شر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 सांगा त्यात लढणं फार वाईट आहे परंतु अल्लाच्या मार्गापासून लोकांना रोखणं आणि अल्लाशी कुफ्र करणं आणि मस्जिद हरामचा रस्ता ईश्वर भक्तासाठी बंद करणं आणि हरामच्या निवासी लोकांना तेथून काढून टाकणं अल्लापाशी त्यापेक्षा अधिक वाईट आहे आणि रक्तपातापेक्षा उपद्रव अधिक भयंकर आहे ते तर तुमच्याशी लढतच राहतील येत पावतो की जर त्यांना शक्य झालं तर ते तुम्हाला तुमच्या धर्मापासून परावृत्त करतील आणि हे चांगलं समजून असा की तुमच्यापैकी जो कोणी आपल्या धर्मापासून परावृत्त होईल आणि कुफ्रच्या स्थितीत प्राण सोडेल त्याचे कर्म हे लोक आणि परलोक दोहोमध्ये वाया जातील असे काही लोक जहन्नमी आहेत आणि सदैव जहन्नममध्येच राहतील إن الذين آمنوا والذين هاجروا وجاهدوا في سبيل الله أولئك يرجون رحمة الله والله غفور رحيم याविरुद्ध ज्या लोकांनी इमान आणलं आहे आणि ज्यांनी ईश्वराच्या मार्गात आपल्या घरदारांचा त्याग केला आणि जिहाद केला ते अल्लाच्या कृपेचे वैध उमेदवार आहेत आणि अल्लाह त्यांच्या चुका माफ करणारा आणि आपल्या कृपेनं त्यांना नवाजणारा आहे يسألونك عن الخمر والميسر قل فيهما إثم كبير ومنافع للناس وإثمهما أكبر من نفعهما ते विचारतात दारू आणि जुगाराविषयी काय आज्ञा आहे त्यांना सांगा या दोन्ही गोष्टीमध्ये मोठी दुष्टता आहे जरी यामध्ये लोकांचे काही फायदे देखील आहेत परंतु त्यांचे पाप त्यांच्या फायद्यांपेक्षा जास्त मोठे आहेत ते विचारतात आम्ही अन्नाच्या मार्गात काय खर्च करावं त्यांना सांगा जे काही तुमच्या गरजेपेक्षा जास्त असेल ذلك يبين الله لكم الآيات لعلكم تتفكرون في الدنيا والآخرة ويسألونك عن اليتامى قل إصلاح لهم خير وإن تخالطوهم فإخوانكم والله يعلم المفسد من المصلح ولو شاء الله لأعنتكم إن الله عزيز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 ويبين آياته للناس لعلهم तुम्ही अनेक विसरवादी स्त्रियांशी तोपर्यंत मुळीच विवाह करू नका जोपर्यंत त्या इमान आणत नाहीत एक इमानवाली दासी अनेकेश्वरवादी कुलीन स्त्रीपेक्षा बेहतर आहे जरी ती तुम्हाला जास्त पसंत असेल आणि आपल्या स्त्रियांचे विवाह अनेकेश्वरवादी पुरुषांशी तोपर्यंत कदाच करू नका जोपर्यंत ते इमान आणत नाहीत एक इमानवाला गुलाम कुलीन अनेकेश्वरवाद्यापेक्षा बेहतर आहे जरी तो तुम्हाला फार पसंत असेल हे लोक तुम्हाला अग्नीकडे बोलवत आहेत आणि अल्ला आपल्या आज्ञेनं तुम्हाला जन्नत आणि क्षमेकडे बोलवत आहे आणि तो आपले आदेश स्पष्टपणे लोकांच्या समोर व्यक्त करतो आशा आहे की ते बोध घेतील आणि उपदेश स्वीकारतील